सकाळी उठल्याबरोबर बाईसाहेबांनी एक प्रश्न विचारला आणि आम्ही ओळखलं की आज आपला घातवार बाईसाहेबांना आज संध्याकाळी एका लग्नाच्या पानसुपारीला जायचं होतं लग्नाची आमंत्रण पत्रिका म्हणजे बिल तीन चार दिवसापूर्वीच आलेलं होतं बाईसाहेब ते बिल भरायला म्हणजेच दहा रुपयाला एक आईस्क्रीमची लादी चघळण्याकरता जाणार होत्या आणि तेवढ्यासाठी तिने ती सकाळी दुसरं कुठलंही हातात काम न घेता चहाचा कप देखील ऑफर न करता पटकन एक प्रश्न विचारला आज कुठली हेअरस्टाईल करू काल मी हाजरलो मनातल्या मनात सर्व तऱ्हेची स्तोत्र म्हणायला लागलो तिने परत तो प्रश्न विचारल्यानंतर अक्षरशः केवळ तिला गप्प करायचं म्हणून मी सांगितलं तू आत्ता खाली उतर आणि सरळ बॉपकट करून ये तुम्हाला प्रत्येक बाबतीत चेष्टा सुचते बाईसाहेब चेष्टेचा काय सवाल आहे अरे साधे केस वरती बांधलेस तर डोकं उठतं तुझं मागचं उदाहरण लक्षात आहे का कोणती आशा का फाशा आली होती केसांचं काहीतरी कडबोळं करून गेली रात्री दहा वाजता डोकं दुखायला लागलं त्यानंतर आपण डॉक्टरकडे गेलो आणि नंतर दीडच्या पुढे झोपलो आठवत आहे का हेअरस्टाईलने डोकं नाही की दुखलं मेले एक गंगावन आणते म्हणाल्यावर तुम्ही भांडलात म्हणून डोकं दुखलं माहिती आहे का हेअरस्टाईल इतकी मस्त जमली होती की रिसेप्शनला गेले तर माझेच सहा फोटो काढले शेवटी मी ओळखलं की ह्या संकटातून की आपली सुटका नाही आता सबंध दुपार ह्या के हेअरस्टाईलमध्ये राहील बघा चाळीमध्ये तीन चार साळकाय माळका आहेत बरण्या त्यांना काही दुसरा धंदा नाही त्यांची आणि आमच्या बायसाहेबांची दुपारपासनं मैफल जमेल केसांचे काहीतरी चक्रव्यूहासारखे प्रकार सुरू होतील अरे साधी गोष्ट आहे परस्पर दुसऱ्या बाईच्या टाळक्यावरती प्रयोग करायला मिळतात म्हणून चाळीतल्या साळका माळका आमच्या बायका बाईसाहेबांचं डोकं ताब्यात घेतील दोन तीन तासात केसांचा गोंधळ घालून पसार होतील बाईसाहेब तो प्रकार वारंवार आरशामध्ये बघतील आणि सर्वात कहर म्हणजे सगळी स्टाईल सोडून देऊन साधी वेणी घालून बाईसाहेब रिसेप्शनला जाऊन येतील पण नाही हो आज घातवार होताच दुपारचं जेवण झालं आता जरा बाहेरच्या खोलीमध्ये वामकुक्षी वगैरे वगैरे करायची या विचारामध्ये होतो तर दारात आशातही उभ्या या मी स्वागत केलं बाईंनी तर तिला मिठीच मारली तेवढ्या वेळेमध्ये मी धास्तावलेल्या नजरेने आशाची हेअरस्टाईल बघून घेतली कारण तो आशात्रेचा गोंधळ गुंता करण्यात ह्या बयाने देखील अख्खी दुपार घालवली असेल आशे अगदी वेळेवर आलीस सकाळपासून आठवण करते देखल्या देवा दंडवत शपथ तसं नाही गं ताई कमीत कमी आठवण का झाली हे तर विचारा बाईंना संध्याकाळी रिसेप्शनला जायचं आहे आणि तेवढ्यासाठी आत्तापर्यंत कोणीही केली नसेल म्हणजे तुम्हीसुद्धा अशी एक हेअरस्टाईल करायची बाई माझ्याकडे बघत राहिल्या आणि पटकन म्हणल्या काळजी करू नका ते माझ्याकडे लागलं बाईसाहेब बाहेर आल्या आशेभोवती तिने तीन फेऱ्या मारल्या तुळशी वृंदावनाभोवती मारतो तशा आणि मग तिला विचारला आशी तू हा काय प्रकार केलायस गं तर मानेचा आणि खांद्याचा पन्नास अंशाचा कोण करत बाईसाहेब म्हणल्या याला फ्रेंच पॉनी म्हणतात कशी वाटली अप्रतिम आहे माझ्या केसांचं हे असं काही होईल का गं मी पटकन म्हटलं बाईसाहेब तुमच्या केसांचं हे असं जरूर होईल पुन्हा त्याचे केस होतील का एवढं विचार वसंतराव हे हो काय मी सुद्धा जन्मभर काय आता ह्याच स्टाईलमध्ये राहणार आहे का अरे हो आपलं चुकलंच असे मला हा प्रकार आवडला पण माझे केस एवढेचसे त्याचं काय गं होणार अशा पटकन म्हणली अगं घाबरू नकोस आता ही स्टाईल जुनी झाली मी आजच एक नवीन प्रकार वाचून आलेली आहे डोक्याचा गोटा असला तरी ती स्टाईल करता येते मग ठीक आहे नाही ठीक आहे नाही त्याला देखील काही अटी आहेत मला एक सांग तुला न्हावून किती दिवस झाले का ग का नाही नाही म्हणजे डोक्यावरनं आंघोळ केल्यानंतर पाचव्या दिवशीच ती स्टाईल करता येते असे मी अगदी लकी आहे मला आजच नऊन पाच दिवस झाले अरे आमच्या बाईचं वाक्य पुरं व्हायच्यात आशेने आमच्या बायकोच्या डोक्यात घसकन हात घातला आणि खसकन एक केस ओढून बाहेर काढला बायसेब किंच आल्या आशा निर्विकार होती तिने तो केस असा प्रकाशात धरला आणि पटकन म्हणली छान आज ही स्टाईल होऊ शकेल तुझ्या केसांची कॅरेक्टर त्याला अगदी योग्य आहे आणि असं म्हणता म्हणता तिने पायामध्ये चपला सरकवल्या निघालात वाटतं साहित्य आणते सगळं असे तू नको जोस मी ह्यांना पाठवते ह्यांना काय उद्योग आहे छे छे वसंतरावांना काही कळणार नाही त्यातलं अगोदर हीटर आणला पाहिजे हीटर अरे काय हिचं डोकं काय भट्टीत वगैरे घालणार आहात का छे हो हीटर म्हणजे केस कुरळे करायचा हीटर आहे तुम्ही बघा आता एक एक प्रकार आशाबाई तासाभराने परतल्या येताना ते यंत्र घेऊन आली ते यंत्र तिने तापत ठेवलं सौला केस मोकळे करून तयार व्हायला सांगितलं गंगावनान अय्या हे गो काय मग सगळंच मुसळ केरा तू आधी बोललीस आत्ता आणू पैसे घे वसंतरावांकडनं किती लागतील तीन गंगावनांचे झाले चाळीस रुपये <laughs> म्हणजे साधी घेतली तर नंतर मग दोन डझन आकडे तीन डझन पिना बरं केस कुरळे करायचे चाप आहेत माझ्याकडे काहीच नाही गं मग साठ रुपये घेऊन ठेव पंधरा वीस मिनटात आशा त्या साठ रुपयांचा भोगा करून परतली आणि मग दोघींची धावपळ सुरू झाली त्या हिटरमध्ये तापत ठेवलेल्या सळ्यांभोवती सौच केस गुंढाळून ते कुरळे करण्याचा प्रकार सुरू झाला अहो मला अक्षरशः रस्त्यामध्ये ते शीख कबाब करतात लोखंडी सळ्यामध्ये वगैरे वगैरे तसं काहीतरी व्हायला लागलं हेअरस्टाईलचं काम एका जागी बसून करायचं असल्यामुळे त्या दोघी आरशापाशी ठाण मांडून बसल्या आणि त्यांना लागणाऱ्या वस्तू देण्याकरता मी घरभर नाचू लागलो अगदी प्रथम आशेने ते जे काय लोखंडी चाप आणले होते ते बाईसाहेबांच्या डोक्यावर सर्वत्र जमवले त्या चापांची ती रचना बघून सौभाग्यवती युद्धावर निघालेल्या रोमन शिपायासारखी दिसायला लागली मग कात्रीची मागणी कात्री कुठे आहे ग अवघडलेल्या चेहऱ्याने बाईंनी सांगितलं कपड्याच्या कपाटात दुसऱ्या कप्प्यात डोळे मिटून हात घाला कात्री सापडली स्वयंपाकघरात साखरेच्या बरणीच्या मागे तोपर्यंत अवघडलेल्या मुद्रेने लोखंडी चापावरती हात ठेवून बाईसाहेब बसून राहिल्या होत्या कात्री हातामध्ये आल्याबरोबर आणलेल्या तीन गंगावनांपैकी एक गंगावन आशेने सटासट कापून लहान केलं मी हातबुद्ध होऊन पाहत राहिलो सिलिंग फॅन चालू असल्यामुळे कापलेले केस घरभर पसरले ते गोळा करेपर्यंत आशेने दुसरं गंगावन संपूर्ण उलटं विंचरलं त्यामुळे त्याचा चेंडूसारखा आकार झाला एखादं काळं मांजर झोपावं तसा तो केसांचा चेंडू लांबून दिसायला लागला तिसरं गंगावन आशेने मला भिजवून आणायला सांगितलं माझ्या हातून ते जास्त भिजलं पुन्हा पंखा चालू करून ते वाळवण्यात आलं आणि मग तीन तीन गंगावनं दोन डझन आकडे तीन डझन पिना जाळ्या इत्यादींचा भरभक्कम किल्ला बाईसाहेबांच्या डोक्यावरती उभा राहू लागला काही वेळ बाई स्टुलावर तर आशा खाली जरा वेळाने बाईसाहेब खाली तर आशा स्टुलावर अशी मग त्यांची सर्कस सुरू झाली ती सर्कस मी लांबून पाहत होतो इतकंच नव्हे तर एक दोनदा त्या किल्ल्यातल्या चोरवाटा बुरुज दिसतात का हे पाहण्याचा मी प्रयत्न केला पण आशेने मला ठणकावलं आता इकडे फिरकू नका पैलट करणीची सुटका होईपर्यंत नवरा जसा बाहेर ताटकळत फेऱ्या मारत असतो तसा मी त्यांच्याकडे पाठ करून बसलो संध्याकाळी सहाच्या सुमारास मी तब्बल सव्वा दोन तासाने सर्व जामानी जामानिमा करून बाईसाहेब समोरून उभ्या राहिल्या आणि मग तिच्या मागे कृतकृत्य झाल्याचा चेहरा करत घामाने निथळलेली आशा झाली का नीट सुटका चावटपणा करू नका मी कशी दिसते सांगा बेस्ट आता एवढंच कर माझ्याकडे तोंड करून उभी राहा म्हणजे ही नवीन स्टाईल समोरून कशी दिसते हे मला समजेल त्याबरोबर आशा किंचाली तुमच्याकडेच तोंड करून उभी आहे ए बाई अशी रागू नकोस मला एक वेळ मागची बाजू कोणती पुढची कोणती हे नाही कळलं तरी चालेल तुला समोरचा रस्ता नीट दिसेल अहो तिचा तो हेअरस्टाईलचा प्रकार डाव्या बाजूने मधाच्या पोळ्यासारखा दिसत होता उजव्या बाजूने मानेवर आवाळू आल्यासारखं वाटत होतं आणि वरच्या बाजूने जंगलातल्या साळूसारखा दिसत होता आणि त्या सर्व जंजाळातून एका बाजूला सोडलेलं वेणूचं शेपूट वारळातून बाहेर राहिल्या सापाच्या शेपटीसारखं दिसत होतं त्या दोघी गेल्या आणि मग मी परमेश्वराची प्रार्थना केली की बाबा रे आज रिसेप्शनला येणाऱ्या इतर माणसांना वाचव आता जर माझी खोली कोणी बघितली असती ना तर त्याला इथे एखाद्या अपेंडिसायटिसचं ऑपरेशन झालं की काय अशी शंका आली असती तासाभराने बाईसाहेब परतल्या न बोलता आरशासमोर जाऊन उभ्या राहिल्या केस मोकळे करायचे प्रयत्न करू लागल्या तिच्या चेहऱ्यावरून तिच्या त्या केसांचं आणि डोक्याचं एकूण काय झालं असेल याचा मी अंदाज करू शकलो पाच मिनिटांनी तिने मला हाक मारली अहो अहो नुसते पाहता काय सोडवायला या ना मी बजरंगबलीचं नाव घेतलं आणि त्या द्रोणागिरीला हात घातला पण काही नाही हो अरे जिथे तीन गंगावनं दोन डझन पिना पाच जाळ्या आणि पिना गडप झाल्या होत्या तिथे माझी काय मती चालणार मग चाळीतल्या मुलींचे सांघिक प्रयत्न सुरू झाले जरा वेळ वाट बघून सांगितलं हां चला अभ्यास झाला आता कुठे जायचं जाऊया आशेच्या घरी का मग दुसरा उपाय काय आहे आम्ही मग शिवला टॅक्सी करून गेलो आशा मैत्रिणीकडे जेवायला गेली होती रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही इकडे तिकडे करत बसून राहिलो आणि पुन्हा अशाकडे दहा वाजता गेलो तर आम्हाला पाहिल्याबरोबर ती बया म्हणते अगं मगाशी माझा एक रुमालच्या स्टाईलमध्येच राहिला मी गंभीरपणे सांगितलं आम्ही तोच रुमाल परत करायला आलो अरे त्या बाईला एवढंही समजलं नाही हो ती म्हणते माझ्याकडे पुष्कळ होते एवढी घाई नाही आशा रुमाला करता नाही आलो आम्ही हे सोडवून घ्यायला आलो हात तिच्या आत्ता सोडवून देते अगं पण खरं म्हणजे ही स्टाईल आठ आठ दिवस अशीच राहते ग आणि झोपायचं कसं तर ह्याच्या सकट झोपायची देखील एक पद्धत आहे आलं लक्षात म्हणजे बायकोने आरामात झोपायचं आणि नवऱ्याने रात्रभर बायकोची मानेसकट स्टाईल सांभाळायची असा काहीतरी प्रकार असेल आशेने माझा सूर ओळखला तिने समोरचं स्टूल ओढलं त्यावरती उभं राहून कपाटाच्या वरच्या कप्प्यातला एक अंक काढला आणि त्यातलं केशभूषीचं सदर ती वाचू लागली वाचता वाचता मध्येच ए आपण एक्झॅक्टली असंच केलं होतं ना शेवटी मी आठवण करून दिली ती आपल्याला आता सोडायचं आहे मग ती मोठ्यांदा वाचू लागली आणि माझ्यावरती बेशुद्ध पडायची पाळी आली कारण आशा वाचत होती मैत्रिणींनो इतका वेळ आपण ही नव्या धर्तीची केशरचना कशी करायची केव्हा करायची ह्याचा विचार केला ही केशरचना सोडवायची कशी हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे त्याची सुद्धा एक खास रीत आहे पण ही स्टाईल सोडवायची कशी याचा विचार आपण पुढच्या महिन्याच्या अंकात करू